तुमच्यापुढे हे जे तीनही प्रकार ऐकवले यामध्ये आपल्याला म्हटलं तसं वाद्य घोषाचा परिणाम पण आता मजेचा भाग असा वाटतो की महाराष्ट्रामध्ये वाजणारी वाद्य घेऊन राष्ट्रगीत का वाजवायचं जर वाद्य वापरायचीच असली आता एक पुढचा एक प्रश्न की राष्ट्रगीत हे वाद्यावर अवलंबून असावं का राष्ट्रगीत जर सर्वांना गाता यायला हवं सहजपणे तर त्याला वाद्यांची अपेक्षा असलेली चाल बरोबर आहे का हा प्रश्न लगेच विचारला पाहिजे आणि म्हणून तर तऱ्हेच्या दिशेने लोक इकडे बघत होते एवढं आपल्याला यातून ध्यानात येत आहे परंतु आज आपली जी राष्ट्रगीताची कल्पना आहे राष्ट्रगीताचा जे आपल्याला उपयोग हवा असं वाटतं त्याचा आणि ह्या धारणेचा संबंध किती जवळचा कसा आहे हे आपण पाहणं आवश्यक आहे आता पुढची चाल जी आहे ते मास्टर कृष्णरावांची मी आपल्याला त्यांच्या चळवळी मागचे हेतू आणि त्यांचं यश याच्याविषयी बोलण्याचं काहीच कारण नाही तो इतिहास अगदी उघड आहे आणि त्यामागची या सर्वच लोकांची भूमिका अतिशय प्राणा प्रामाणिक आहे यात कुठेही शंका नाही आहे पण शंका आहे ती हा सबंध इश्यू नक्की काय आहे याविषयीच गडबड आहे आणि ती अजूनपर्यंत आपल्याकडे सगळ्याचीच परंपरा असल्यामुळे गोंधळाची सुद्धा परंपरा अजून या गीताला झाली एकशे पंचवीस वर्ष गीतावशीचा गोंधळ अजून आपण चालू ठेवलाय ह्यावरून आपलं दिसतं की आपल्याकडे परंपरेचा किती मान ठेवतो आपण पुढचं